श्रीधर कृत, श्री हरिविजय अध्याय पंधरा देवकीला मथुरे कृष्णाचे दर्शन राधाकृष्ण संवाद गोपी वस्त्रहरण <clears throat> श्री गणेशायन महा हे वृंदावन बिहारा दयासागरा तुझ्याच कृपेचे मी हे वर्णन करीत आहे तू निरंजन आहेस तू अमोज आहेस तूच सगुण रूप होऊन भक्तांना आनंद देतोस तूच मला शक्ती दे देवकीने पिठोरी अमावस्येचे व्रत केले माता त्या व्रताचे वाण पुत्राला देत असते यशोदेने व रोहिणीने व्रत केले व कृष्ण बलरामाला वाणे दिली पण देवकीचा एकही पुत्र वाण घ्यायला नव्हता देवकीला व वसुदेवाला वाईट वाटत होते देवकी श्रीहरीचे नाव घेऊन त्याला हाका मारू लागली आपण कोणते पाप केले म्हणून आपला बाळ आपल्याला अंतरला असे म्हणू लागली मी गाई वासरांची ताटातूट केली की हरिकीर्तनात विघ्न आणले की ऋषींचा अपमान केला गुरूंचा किंवा आईवडिलांचा अपमान केला की काय असे कळवळून विचारू लागली तिकडे देवकीचे हाक वृंदावनात कृष्णाला मनोमन ऐकू आली तो सूक्ष्म रूपाने मथुरेत देवकीच्या मागे जाऊन उभा राहिला देवकी म्हणत होती जिथे माझा पुत्र असेल तिथे त्याला हे वाण मिळव तिने समोरच वाण ठेवले होते ती म्हणाली कोणी अतिथी आला आहे का तेव्हा कृष्णाने मागे प्रगट रूप धारण करून म्हटले मी अतिथी आलो आहे जो जीव शिव पिंड ब्रह्मांड यांच्या पलीकडचा तोच मी आलो आहे देवकीने मागे पाहिले तिला सावळा आठ वर्षे वयाचा मुरलीधर मोरपिसांचा मुकुट घातलेला गोप वेशातील मुलगा दिसला तो दृष्टीच पडताच देवकीला फार आनंद झाला ती पाहतच राहिली मग भानावर येऊन तिने विचारले तू कोणाचा पुत्र आहेस माझा बाळ तुझ्या एवढाच असेल कृष्ण म्हणाला आई मी तुझाच मुलगा आहे तू ओळखून घे असे म्हणून तिला कृष्णाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून दिले तिला वाचल्याने पाना फुटला पटकन तिने त्याला जवळ घेतले व स्तन्य दिले हे वाण वेगळेच शेषशाही नारायण आता मातेच्या अंकावर स्तन्य सेवित होता क्षीरसागरातील दुधाला मातेच्या दुधाची गोडी कशी येणार वसुदेव तेवढ्यात तिथे आला देवकीला त्याने विचारले देवकी आज हे काय घडले हा मोठा मुलगा कोण याला तू पदराखाली का घेतला आहेस देवकीने कृष्णाची ओळख करून दिली गोकुळातले ज्याचे पराक्रम व बाललीला आपण ऐकतो तोच हा कृष्ण वसुदेवाला प्रेमाचे भरते आले दोघांनी आनंद अश्रूने त्याला जणू स्नान घातले वसुदेवाने विचारले कृष्णा तू एकदम इथे कसा काय आलास कृष्ण म्हणाला मला अज्ञानी लोकांनी पाहिले नाही ओळखले नाही ज्ञानी भक्तांनाच मी दिसतो आता यापुढे तुम्ही दुःख करू नका मी लवकरच तुम्हाला बंदिवासातून मुक्त करीन त्यांना आश्वासन दिले संतोष दिला व कृष्णगुप्त झाला पण कृष्ण बंदिवासातील वसुदेव देवकीला गुप्त भेटून गेला हे वृत्त नारदानी कंसाला कळवले कळ लावेस ते झाले कंस चिडला सेवकांना ओरडला त्या देवकीला आणा वसुदेवाला आणा त्यांचा शिरच्छेद करून टाकतो सेवक धावले पण आपल्या आईवडिलांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने आपले सुदर्शन त्यांच्याभोवती गरगर फिरत ठेवले सेवकांना काहीच कल्पना नव्हती ते वसुदेवाला पकडायला धावले तोच सुदर्शनाने त्यांची डोकी उडवली त्यांच्या समवेत जे जे आले त्यांच्या ते पाठीस लागले आणि त्यांचेही हातपाय मानात चिरल्या गेल्या कंसाची खात्री झाली की वसुदेवाचे व देवकीचे रक्षण परमेश्वरच करीत आहे त्याने आपला क्रूर बेत रहित केला त्या दाम्पत्याला त्याने पुन्हा बंदिवास दिला गोकुळात कृष्ण आपल्या लीला आणि पराक्रम करीतच होता एकदा राधा सख्यासह मथुरेला चालली होती पेंद्याने झाडावर चढून ते पाहिले कृष्णाला सांगितले राधेला अडवण्यासाठी कृष्ण पुढे झाला त्याने राधेचा पदर ओढून तिला थांबवले राधा थांबली खरी पण तिने रागाने कृष्णाकडे पाहिले गुप्त गोष्टी इथे बोलू नकोस असाच त्याचा अर्थ होता पण कृष्ण कसला ऐकतो तो म्हणाला आमचे दान आम्हाला देऊन मग तू मथुरे मथुरेला जा राधा भगेना तुझे रे कसले दान तिने विचारले कृष्ण म्हणाला गोरस तो न देता लपून छपून का जाता राधा म्हणाली कृष्णा फार फाजील झाला आहेस शहाणाच आहेस बळजोरीने गोरस मागतोस ते कसले दान तुला कोतवालाकडे नेते चल तो तुझा चांगला समाचार घेईल कृष्ण म्हणाला मला लोकांची काय करायचं आहे हा तुझा माझा प्रश्न आहे तू स्त्री आहेस चावडीवर जाऊन काय सांगशील तुलाच लोक हसतील राधा म्हणाली अगदी याच क्षणी तुला दान हवे का देणे मग दिले तर नाही का चालायचे तेव्हा कृष्ण म्हणाला आडेवेडे घेऊ नकोस मला दान तर तू आनंदाने देशील इथे देणार नाहीस मग माझ्याबरोबर कुंजवनात चल भक्तिभावाने हृदय कमलात प्रभूला आत्मसमर्पण कर असेच तर कृष्ण सांगत होता राधा म्हणाली फार वल्गना करू नकोस मी तुला चुकवून जाईन बघ कृष्ण म्हणाला राधे मासा गळाला लागला की तो सुटतो का राधा म्हणाली कंसाकडे तुझे गाराने नेले तर तो तुला गोकुळात राहूच देणार नाही तू फार खोड्या काढतोस तिचे बोलणे मोठे गूढ होते कृष्ण म्हणाला हॅ कौस त्याला मी एका फटक्यात मारेन आणि तुला माझी नवरी करीन राधा म्हणाली उकळीशी तुला बांधला तेव्हा तुझा पराक्रम कुठे गेला होता तू घोंगडी घे बासरी वाजव आणि गाई वळव गवळ्याजवळ हुतू तू खेळ पेंद्याला हे संवाद अज्ञ राधेने भगवंताशी केलेले मूर्खपणाचे बोलणे वाटले त्याने राधेला म्हटले राधे कृष्णाला तू गोपाळ समजलेस अगं तोच भगवान विष्णू आहे बलराम हा तर शेषाचा अवतार आहे तुला ठाऊक नाही अगं कृष्णाने किती दैत्याने मारून टाकले शंकर ब्रह्मदेव इंद्र सर्व देव त्याला शरण आहेत तू त्याला बोल लावू नकोस तो तर शब्दापलीकडचा आहे पेंद्याचे बोलणे ऐकून राधेचे एक सखी चंद्रकला कृष्णाला म्हणाली जाऊ दे ओ कृष्णा तुला एवढ्या चोऱ्या करूनही कायमची भूक असेल तू आमच्याजवळ सरळ माग ना भूक लागले म्हणून सांग वाटेवर अडवून झिटाई कशाला करतो राधा म्हणाली चंद्रकले याला उगी अशीच सवय आहे बघ भलत्यावेळी छळतो माझ्या गायी चोरायला नेतो म्हणून त्याच्या खोड्या मी चालवून घेते पण माझा संसारच याने निरस केलाय याला खरी शिक्षाच करायला हवी कृष्ण म्हणाला उपकार नकोत मला तुझ्या गायी मी आता चालणार नाही त्याचा राग पाहून राधा एकदम त्याच्या पाया पडली तूच आमचा जीव की प्राण तूच मला तारून नेणारा यापुढे मी तुझा शब्द मुळीच मोडणार नाही असे म्हणाले कृष्ण म्हणाला राधे मला गोरस नको तुमच्या भक्तिभावाचा प्रेमाचा मी भुकेला आहे तोच खरा गोरस कृष्णाने त्यांना जाऊ दिले राधा चंद्रकला आणि इतर सख्या मथुरेच्या बाजारात दूध दही विकायला निघून गेल्या श्रोते हो हा संवाद गूढ आहे जीव आणि भगवंत यांचे नाते त्यात आहे ज्याला याचे रहस्य कळेल तो हरिमय होऊन जाईल पुढे एकदा गोपकुमारीनी कात्यायनीचे व्रत सुरू केले कृष्ण हाच आपला पती असावा असा त्यांचा हेतू होता सारवलेल्या भूमीवर निजावे पवित्रांना तेवढेच भक्षण करावे वाळूची कात्यायनी देवीची मूर्ती करावी सकाळी तिची पूजा करावी मंत्रजप करावा पहाटे उठून यमुना नदीत स्नान करावे वस्त्रे काढून ठेवून स्नान करावे असे त्या करीत होत्या कृष्णाला याचा सुगाव लागला एक दिवस तो पहाटे उठून यमुनेच्या तीरावर गेला गोपींचे वस्त्रे घेऊन उंच झाडावर जाऊन बसला गोपकुमारी विवस्त्र स्नान करीत होत्या पाण्यात डुंबत होत्या त्यांचे तिकडे लक्षच नव्हते पण एका मुलीच्या ते लक्षात येऊन तिने इतर जणी जणींशी कान गोष्ट केली आता कसे काय सर्वजणी पाण्यातच राहिल्या बाहेर येण्याची त्यांना लाज वाटली कृष्णाकडे पाहायच्या आणि एकमेकीकडे पाहायच्या बा लाजून लाल होत होत्या थंडीने कुडकुडत होत्या कृष्णाच्या विनवण्या करू लागल्या कान्हा तू आमची वस्त्रे देना दया कर धाक दाखवून इतर गोष्टींचा आमिष दाखवून त्याचे मन वळवू लागल्या पण त्याने म्हटले तुम्ही यमुना नदी अपवित्र केली आहे हात जोडून सूर्याची क्षमा मागा यमुना ही सूर्याची कन्या आहे गोपींनी गळ्यापर्यंत खोल पाण्याने उभे राहून डोक्यावर हात जोडले आणि सूर्यदेवाची क्षमा मागितली कृष्ण म्हणाला बाहेर येऊन दोन्ही हात जोडा तोपर्यंत सूर्य उगवू लागला होता गोपी एका हाताने लज्जा झाकीत बाहेर आल्या वाळूवर उभ्या राहिल्या एका हाताने सूर्याला नमस्कार करू करू लागला कृष्ण म्हणाला गोपीनो अर्धे लक्ष देवाकडे आणि अर्धे लक्ष देहाकडे असे करून कसे चालेल लज्जा ही भक्तीच मोठ भक्तीत मोठीच अडचण असते गोपीना खराब होत होऊन त्यांनी दोन्ही हात जोडून सूर्याची प्रार्थना केली क्षमा मागितली त्यांची मने पूर्ण निरागस झाली त्यांची वस्त्रे कृष्णाने त्यांना दिली व म्हटले गोपीनो निसंग झाल्यानेच भगवंत प्रसन्न होतो गोपी म्हणाल्या कृष्णा आमचे कात्यानी व्रत कृष्ण म्हणाला तुमचा इष्ट हेतू मला कळ कळलेलाच आहे तुमचे संसार वाचनाच नाही होईल अशा प्रकारे मी तुम्हाबरोबर क्रीडा करेन पण त्या गोष्टीला अजून अवकाश आहे गोपी आतुरतेने म्हणाल्या देवा केव्हा बरे आमची इच्छा पूर्ण होईल कृष्ण म्हणाला शरद ऋतू येऊ दे पौर्णिमेचे रात्रही येऊ दे चांदणे किती छान पडलेले असेल त्यावेळी मी मुरली वाजवून वृंदावनात तुम्हाला बोलवीन तुम्ही लगेच आले पाहिजे देवानाही हेवा वाटावा असा सुखाचा ठेवा तुम्ही लुटाल आपण महान क्रीडा करू त्यावेळी तुमच्या सर्व संसार चिंता व कामना यातून तुम्ही मुक्त व्हाल आता लवकर घरोघरी जा घरची माणसे तुमची वाट पाहत असतील गोपी आनंदाने हृदय उचंबळत असतानाच घरी गेल्या यमुनाकाठी ठरलेला बेत त्यांनी कित्येक दिवस मनात वागवला अध्याय पंधरा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू